ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील आता अध्याय चो पंचवीसावा मी वाचणार आहे तो आहे मत्सरासुर सेना वर्णनम या अध्यायाचं नाव आहे मत्सरासुर सेना वर्णनम मी वाचायला घेते तो मत्सरासुर सेना वर्णनम ओम श्री गणेशाय नमहा मुद्गल म्हणती महाभागा ऐकावी दक्षाही पुढती कथा बरवी प्रणाशिनी मनी घ्यावी वक्रतुंड अवताराची सारे मिळून जाती शुक्र महिमा शुक्र महिमा शुक्र महामुनीसी स्तविती साष्टांग दंडवत त्याला घालती मत्सरासुरा सहित ते शुक्र त्यांचा सन्मान करीत म्हणे तुम्ही का आलात तुमच्या कार्यभागात सहाय्य यत्ने करीन मी कार्यसिद्धी जेणे होईल ऐसे असे माझे बल मिळेल तुम्हा यश अमल सांगे मनी तुमच्या अमृता समते वचन ऐकून हर्षित झाले असुर प्रसन्न शुक्रासी प्रणिपात करून साती अपुले मनोगत तुमच्या प्रसादे स्वामी लाभला आम्हा ते मत्सर कुलधारक भला आमूच्या भाग्यवृक्षाला अमृता समफळ जणू ते वर मिळविनी महान हा महाबाहू शोभन आमुच्या पक्षात येऊन हितार्थ झटतो आमुच्या हा दैन्य दानवांचा राजा मानित आम्ही सारे त्यास वंदित त्याच्या राज्याभिषेक सोहळ्यात माननीया तुम्ही यावे आमचे एकमेव आश्रयस्थान मुनी सत्तमा तुम्हीच महान शुक्राचार्य ते ऐकता आश्वासन देती तेव्हा दैत्य दानवा मत्सराच्या राज्याभिषेकोत्सवात शुक्र स्वयं होता उपस्थित सर्व दैत्य दानव राक्षण होत महोत्सवी दंग तेव्हा त्या दैत्य दानव महाभागात मुख्य मुख्य जे असत प्रजापती त्यांना तुझ सांगत संक्षेपाने नामावली नमुची शंभर शुभ निशुंभ कालभैरव विरोचन अग्निप्रभ विप्रचित्ती प्रल्हाद महिषासुर सुरानिधभ महिषासुरानिभ अंधकासुर समदैत्य इत्यादी प्रतापवंत बहुदैत्य दानव मिळून करीती उत्सव यथाविधी राज्याभिषेक गौरव ब्राह्मणांकडून करविती ऋग्यजुस्साम मंत्रानी अभिषिक्त ब्राह्मण करीती वेद पारंगत त्यावेळी मत्सरासुर प्रमुदित राज्याभिषेकी निमग्न त्या सर्व सर्व वेद पारंग ब्राह्मणात उशना सर्व करता प्रतापवंत श्रेष्ठ महाभक्त गणेश योगी महाग्नी ऐशी मत्सर होत दैत्यादींचा राजा बळवंत परमवीर हा तेजस्वी शोभतो मध्यान्नीच्या सूर्यासम प्रजापते तेव्हा वंदन करीती सारे दैत्य दानव शुक्रासी स्तविती सनाथ झालो कृपा प्राप्ती आपली आम्हा लाभली ऐसे बोलून स्वगृहा परतले नंतर काही दिवस गेले ब्रह्मांड विजयाचे विचार रुजले मत्सराच्या मनात ते तेने सकल असुर बोलाविले तेही त्वरेने सर्व आले मानदा कोणते कार्य संभवले ते सर्व सांगावे त्यासी त्यासी म्हणे त्यासी म्हणे जयेशू मत्सर त्रैलोक्य माझ्यावर निर्भर व्हावे ऐशी अनिवार माझ्या मनीशी आकांक्षा त्याची मनीषा ऐकून दुष्ट सगळे असुर होऊन मेघ गर्जने सम गर्जून काळा समते सज्ज झाले प्रभावी शस्त्राचे हाती घेऊन ते वाहनी बसती सर्व भावे सज्ज होती चतुरंग सेना सिद्ध करुनी पायदळी असंख्यात नाना शस्त्रधारी चालत पर्वत वृक्ष प्राशाण हातात हाती घेऊन निघाले भालावरी सिंदुराची लाली मुक्तकेशते ते महाबली उड्डाण करीती पावलो पावली युद्धशास्त्री पारंगत शस्त्रयुद्धात मल्लयुद्धात विशारद गदायुद्धात अस्त्रयुद्धी पारंगत असत निघाले प्रासधारक सारे त्यांच्या पदा त्यांच्या पदाधाते धूळ उडाली त्यामुळे सूर्यप्रभा निस्तेज झाली दैत्यसेनेच्या पुढे वाटली भूषणा समानती हत्ती सहस्र हजार पुढे जाती विविध धातूंनी रंगले युथपती नानाविध चित्रांकित असती शरीर त्यांची अजस्त्र त्या गजसत्ते त्या त्या गजसेनेचे भाल सिंदूर चर्चित होते लाल त्यांच्या गंडस्थलातून अमल वाहत होते मदबिंदू घंटा बांधिल्या गळात त्यांचा ध्वनी निनादत महावीर त्या गजावरी बसत काठ्या घे हाती घेऊन वीर अस्त्रे करी धरिती गज तेव्हा गिरीसम शोभती ते गज पर्वतांसी भेदिती ग्रानी क्षणात प्रजापती दक्षाते दंती वृक्षाचे समूह सोंडेने उपट प्रजापती दक्षाते दंती वृक्षांचे समूह सोंडेने उपटती मदासक्त त्यांचे भाल अती भ्रमर गुंजने युक्तजे शत्रु सहस्त्रांचा विनाशरणात करीती ऐसे युत नगरांतून निघाले बोलत सेनेची शोभा वाढवती दैत्य भयंकर आरुढले गजसैन्य युद्धा निघाले त्या मागून अश्वदल निघाले बलशाली संघटित संघटित जे अश्व पंचल वायुगती पूर्ण भूषणे युक्त असती चामरे डोक्यावरती डोलती मनोवेगते महाबळ आकाशात वायू समधावली हवेत जणू ते उड्डाण खुरा घातानी विस्फुलिंग स्त्रवती सर्वत्र सर्वत्र उडविती वेगात त्या घोड्यांवरी स्वार होत नाना शस्त्रधर दैत्य उन्मत ढगांपरी ते सगळे विलसत ऐसे दृश्य मनोमोहक काळासही भय वाटावे ऐसे दैत्यवीर आघवे दारुण पाप निश्चय स्वभावे ऐसे सारे निघाले जेथ काही महादैत्य बसत गाढवांवरी अतित्वरित काही बसले बोकडांच्या गाडीत बैलगाडीत अन्यही रेड्यांवरी काही आरूढ झाले दुसरे वाघांवरी बैसले काहीनी सिंह शार्दूला केले वाहन तैसे खगा नाही ऐशापरी चित्र विचित्र वाहनात सारे असुर विराजित निघाले निश्चय करून मनात यमास गिळण्या जणू जाती त्यानंतर थारूढ अपर खदिरांगास खदिरांगारासम लालनेत्र ऐसे रथी निघाले सत्वर भयंकर उग्रमूर्ती त्यांच्या रथाचे अश्व अलंकृत मणिमोत्यादींनी अत्यंत नाना शस्त्र संभाराने युक्त मेघांसम गर्जती ते ध्वजालंकृत रथ होते शीघ्रगती अश्व धावल धावते चतुर सुत चतुरसुत त्यांची आवरल आवरते महावीर बैसले रथात काही रथ गाढवे ओढीती काही लांडगे वाहती अस्वल सिंह बैल हत्ती नाना पशु जुंपले होते वज्रांग शत गर्धभ जोडल्या रथात मत्सर दैत्य आरुड होत रथ होते अलंकृत पुढे महावीर चालत मत्सरासुराचे दोन सुत अश्वारूढ पुढे चालत विरोचन दैन्य जात समवेत उद्युद्ध भूमीवरी पृथ्वीवरी ते सैन्य भासत दुसरा सागर जणू उसळत महारथ महावीर युक्त युद्धभूषणे सुशोभित ते ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीम श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते मत्सरासुरसेना वर्णनं नाम पञ्चोविंशति पञ्चोवि पञ्च पञ्चविंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय पञ्चविसावा सम्पूर्ण